अस्वस्थ होऊन दादा एरझाऱ्या घालू लागले सारा वाडा भनभनू लागला एकाएकी उदास वाटू लागलं मनाची उलघाल होऊ लागली आणि एरझाऱ्या घालता घालता ते उभे राहिले त्यांची नजर चौकातनं वर गेली बाहेरच्या अंगाला एक उंच कवडाचं झाड दिसत होतं शेंडा आभाळात घुसला होता त्या शेंड्याकडे नजर लावून दादा बघत राहिले आणि त्याने आवाज दिला लोबाजी बंदूक जरा आतली त्यांचं हे साधं ही साऱ्या वाड्याला ऐकू गेलं आणि वाडा भिवून गाबागाब झाला लोबाजीनं बंदूक आणून हातात दिली आणि बाया बापड्या पोरं बाळ आतल्या दारातनं नजर लावून बघत राहिली एवढ्यात नाईक येऊन दारात उभा राहिला दगडी चौकडीतनं तो आत आला आणि दादांच्या हातातली ती बंदूक बघून त्याचा जीव चपापला छाती धडकी भरली वरचा श्वास वर आणि खालचा श्वास खाली अशा स्थितीत तो दारात बघतच उभा राहिला आणि धाडकन आवाज झाला वाडा हादरला काळीज रक्कन झालं आणि खुदकन हसून दादा बोलले नाईक बाहेर जा आणि काय कवठ पडल्यात काय बघून घेऊन ये जा चार कवठ गोळा करून नाईक आत आला आणि दादाने हळी दिली मानाजी आत गडप झालेला मानाजी प्रगट होऊन पुढे झाला त्या कवठाकडे बोट करून दादा म्हणाले पोरासनी खायला द्या कवटं घेऊन मानाजी आत गेला आणि समोर उभ्या असलेल्या नायकांकडे बघत दादाने विचारलं नाईक जेवून आलास जी भाकरी खाऊन वर पाणी डोसलास जी पोट भरून ढेकर दिलास जी म्हणायचे आवजी दादांच्या तोंडाकडे बघून नाईक हसला आणि दादाही गालात हसून म्हणाले नाईक आम्ही चावडीतनं वाड्यावर आल्यावर आमच्या घोड्याचा लगाम झालेला पुणे आमच्या भावाने पुढे यायचं नाईकचा पापला रमल्यागत कोण म्हणाला जेवाय गेलतो खरा आहे चुकी तुमची नाही आमची आहे तुम्ही तुमच्या टायमाला घरला गेला आम्ही आमच्या टायमाला कुठं आलो असं म्हणून ते हसले आणि बाहेर बघत म्हणाले जावा आता घोडा कुठं उकिरडा फुकायला लागलाय बघून घेऊन या जावा नायकानं पाठ फिरवली तोवर मानाजी आतनं बाहेर येत म्हणाला दादा घोडा कुठं गेला नाही आत येऊन तबेलात उभा राहिलाय असं असं म्हणून दादा मानाजीकडे बघत म्हणाले ते जनावर शान आहे मानाजी दाव लावलाय का त्याला मानाजीनं आपला ओट बाहेर काढून मान हलवली तसे दादा चौकात थबकून उभ्या राहिल्या नायकांकडे बघत म्हणाले जा बाबा घोडा बांधून ये जा नाही जागचा हल्ला आणि लोबाजी हळू आवाजात म्हणाला दादा गुरव मगाजन ताटकाळात बसलाय जेवून घेतासा ना डोक्याचा फेटा काढत ते सांगू लागले आम्हाला येळ होतोय वकूत होतोय अरे असं ताटकाळात का ठेवायचं दुसऱ्याला कुणीतरी एक जण संघ बसून त्याला मोकळं कर चला जावं वाढायला सांगा जाऊ द्या जेवण झालं विसाला विसावा घ्यायला दादावर माडीवर गेले मानेखाली उशी घेऊन उगीच पडून राहिले डोळे झाकले तरी झोप ना झाली जड झालेलं अंग तसंच कचकचत राहिलं एकाएकी मनात आलं आज शनिवार उद्या रविवार कोळ्यानं दिलेली बातमी खरी असेल का या आठवण ते उठून बसले आपण कोळ्याची पाठ फोडली त्याची कातडी सोडली सारं गाव आता हडबडून गेला असेल पिराला ह्या गोष्टीचा सुगावा लागल्याशिवाय राहील आणि एकाएकी एक विचार चमकून गेला कोयाला वाड्यात मारल्याची बातमी कळून तर किरणांना भेट घ्यायला आला नसेल किरुणानाचा काळा ठिक्कर चेहरा डोळ्यांपुढे उभा राहिला एक डोळा जागून खुबीनं केलं त्याचं बोलणं आठवून लागलं आणि उठून बसले दादा पुन्हा पडून राहिले उद्याच्या जेवणाची त्यांना आठवण झाली कोणत्या हेतून त्यांना जेवायला बोलावलं असेल त्यांच्या छातीत धस्स झालं त्यांना वाटलं आधी राहूनानांचा सल्ला घ्यावा आणि मगच जेवायला जावं दादा उठले आणि जिना उतरून खाली आले देवडीवर डुलकी घेत बसलेल्या नायकाला म्हणाले नाईक जरा राहूनाना घरात आहेत का बघून ये असलं तर मी बोलावले म्हणून सांग नाईक निघून गेला आणि परशुरामाला हाक मारून ते म्हणाले परशुराम हो तर जरा दिवसा झोप घेत चला पण आजपासून रात्री आळीपाळीनं पारा करा कारण रात्रीचा परड्याचा तो प्रकार झाला आहे वय सावध राहायला पाहिजे पाहिजे वेळ काय सांगून येत नसती हे गाव असं आहे एखाद्या वेळेस चाल करून यायला हे लोक कमी करायचं नाहीत म्हणून आपण आपलं सावध असावं लग्न झालं तरी तालमीत खेळणारा परशुराम आपली छाती फुगून म्हणाला दादा एवढं कोण चाल करून येणार आहे आम्ही वाघ काय गप्प बसू ते झालं खरं पर बेसावध राहता कामा नये असं बोलून दादानी पाठ फिरवली आणि ते एकटेच बैठकीच्या खोलीत जाऊन बसले तक्क्याला पाठ लावून विचार करीत राहिले पुन्हा एकदा मनात आलं आज शनिवार उद्या रविवार आणि ते समोरच्या भिंतीकडे बघत राहिले पोपडा निघायला एका जागेवर नजर खेळून बसले रावणानं आत आले आणि दादा आपली भिंतीवरची नजर तशीच ठेवून म्हणाले रावणाना एक विचारायचं होतं काय आज किरणाना चावडीत आला होता बोलावून घेतलं होतं नाही आपणच आला होता तोंडाकडं बघत रावणानाने पुन्हा विचारलं आपणच आला होता हां काय म्हणत होता रान सोडलं हे सांगायला आला दातोट खाऊन रावणांना म्हणाले दादा त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका मान वळवून दादा हळहळल्या बोलले रावणाना हातनं एक आगळीक झाली या जीवसारखा चुटपुट करायला लागलाय काय झालं गुळमुळीत बोलणं केलं त्यांच्या संग का कच खाल्ली जीवानं कळत नाही पण मी गुळमुळीत बोललो आणि उद्या जेवायचं आवतून देऊन तो निघून गेला असं बोलून ते रावणानाच्या तोंडाकडे बघत राहिले आणि रावणाना गुडघ्यात मान घालून विचार करत राहिले खाल मानणंच म्हातारा पुटपुडला जेवायला कशाला येतो म्हणून सांगितलं हो तेच विचारायला तुम्हाला बोलावलं काय करावं वर मान करून रावणांना तोंडाकडे बघितलं आणि करारी आवाजात सांगितलं दादा जेवायला जायचं नाही जेवायला जाऊन घोटाळा होईल त्यांना विचार पडला उद्या त्याचं पोरग बोलावायला आलं तर काय सांगावं पुन्हा त्यांची नजर भिंतीकडे वळली आणि त्यांचा चेहरा काळवंडून गेला रावणाने विचारलं काय एवढा विचार करता मान वळवून दादाने विचारलं मग उद्या काय सांगू त्याला जेवायला गेलो नाही तर मी भ्यालो असं म्हणणार तो आणि जेवायला बोलावून इतकं घातलं तर असला शिरपणा काय कामाचा ते बी काय खोटं नाही आणि दुसरं असं असं म्हणून रावणांना हळू आवाजात सांगू लागले अशानं जरब बसायची नाही घसट करून आडसाटा घेतील तुमचा आणि मग सापागत कवा उलाडतील त्याचा पत्त्या लागायचा नाही उद्या पिऱ्याचं काय होतं बघूया जरा नाड्या आकडू द्यात वरीस सहा महिने जाऊ द्यात उठल्याला वारं जरा बसू द्या आणि मग जेवायला जावा म्हण तवर हे जेवणाचं खेटा काय काढू नका रावणानांच्या बोलण्यानं त्यांना जास्तच घोर लागून राहिला आता मोडता घालायचा कसा तेव्हाच नाही म्हणायची बुद्धी आपल्याला का दिली नाही अशी चिंता त्यांच्या मनाला लागून राहिली आणि सुन्न मनाने ते बसवून राहिले ते असे विचारात घडून गेले बघून रावणांना म्हणाले कसला विचार करता संध्याला पाठवून द्या आणि कळवा जेवायचं जमायचं नाही म्हणून तसं करू हा तसं कळवायचं का जमायचं नाही म्हणून विचारला तो यायचा नाही समजाय ते समजून तो घरात बसल त्याची काळजी आपण का करायची अहो लई नीच आहे तो मग तसं कळवावं म्हणता अजून म्हणता म्हणून काय विचारता असं म्हणून रावणाने बाहेर बघितलं आणि स्वतःच नायकाला हाक मारून सांगितलं जरा जरा किरणानाकडे सांगून जाऊन सांगून जा उद्याला जेवायचं जमायचं नाही म्हणून सांगितलं म्हणावं पाटलाने रावणाने करवी असा निरोप धाडला आणि निरुपाय होऊन दादा त्यांच्याकडे बघत राहिले झालं ते बरं झालं का वाईट हे त्याचं त्यांनाच कळेन असं झालं मनाला टोचणी लागल्या की ते बसून राहिले आणि त्यांचा चेहरा मोहरा बघून रावणांना म्हणाले काय दादा काळजी करता असल्या गोष्टीची मान हलवून दादा म्हणाले आधीच येत नाही असं म्हणालो असतो तर असा घोटाळा झाला नसता त्यांच्या बोलण्यातली चुकी सुधारून रावणांना म्हणाले घोटाळा झाला नाही होत होता बरं जाऊ दे आता डोक डोक्यातनं विचार काढून टाका ते झालं खरं बरं सांगा किरुणाना आणि काय म्हणत होता काय नाही रान सोडलं हे सांगायला आला होता डोळे किलकिले करून रावणाला म्हणाले आणि त्याच्या बोलण्यावर तुम्ही भाळला होता होय अहो लई बेन आहे ते बोलून गाबणं करले का त्याला रावणानाच्या या बोलण्याला साथ देऊन दादा म्हणाले बघा की मी सुद्धा कसा भरून गेलो स्वतःशी बोलल्यागत रावणाना म्हणाले रान सोडलं हे सांगत होता वय अरे या किरुणानाच्या अरे पाताळ यंत्र्या असं म्हणून रावणाने वर केली आणि दादांच्याकडे बघत ते म्हणाले दादा रान सोडलंय तर कर्द्यासनी दम देत काय हिंड हिंडायला लागलाय तो कर्द्यासनी दम देतोय अजून विचारता काय कर्दे आलं होतं नव्हतं आवडीवर काय म्हणत होतं ते दादाने सांगितलं काय म्हणत्यात रानात जावं म्हटलं तर धीर होत होतोय कुठं त्यासनी सारीच भांचोत हाडाची मऊ दिसत्यात हाडाची मऊ नाहीत हो मस्त निबार आहेत पर या भडव्यानं धाक घातलाय ना हो त्यासनी फरारी लोकांनी संगनमत करून ठेवलंय चार मांग गारडी पोचल्यात करदे तर काय करतील दादाने स्वतःशी थोडा विचार केला आणि ते म्हणाले अशी गोम हाय वय त्यात तरी म्हटलं करदे रानात जायला का तयार नाहीत एवढा मी धीर देत होतो तर हातपाय का गाळून बसल्यात अहो रान सोडलंय हे सोंग आहे त्याचं त्यांचा तिडा काय आम्हाला कळत नाही दादा लोकांनी काय सांगत हिंडायला लागल्यास माहिती आहे काय अहो कोण राजा पाटील की करतोय बघू की म्हणत्यात पंधरा तीन आठवड्यात तुम्हाला पळवून लावायचा घाट घातलाय त्यांनी खुनाची भाषा वापरतात आणि करदे भिनात तर काय करतील असं म्हणता असं काय काय कानावर यायला लागलंय आपण बी ऐकून घ्यायचं मी माणसं पेरून ठेवल्यातच की यासनी वाटतंय आपला अंदाज लागायचा नाही रावणाच्या या बोलण्यानं दादांना चेव आला हातपाय गाळून बसले दादा ताट बसले आणि रावणांकडे बघत म्हणाले असा डाव आहे वय त्यांचा मग ग बसून उपयोग नाही उद्या पिऱ्या सापडायला पाहिजे हो त्यांच्या अंगात स्फुरण चढलं आणि बसलेले दादा उठून उभे राहिले चौथा ग तिकडनं हिकडं आणि हिकडनं तिकडं येरजाऱ्या घालू लागले मध्येच उभे राहत म्हणाले रावणाना जेवायला जाऊन चुकी होत होती बरी देवानं अक्कल लवकर दिली एवढ्यात नाईक येऊन चौकात उभा राहिला आणि त्याला बघून दादाने विचारलं आला सांगून जी किरुणाना होता का घरात होय होत काय म्हणाला ऐकून काय नाही गप राहिला दादानी मान वळून रावणाना म्हटलं रावणाना हे नुसता निरोप कामाचा नाही मी भ्यालो असं म्हणल त्यांना एक सनक झाली कपाळावरची शिर तट्ट फुगून उभी राहिली आणि डोळे वटारून ते नायकाला म्हणाले दार किरणानाला मी बोलावलंय म्हणून सांग लगोलग यायला सांगितलंय म्हणाव नाईक वाड्याच्या बाहेर पडला आणि रावणानांकडे बघून ते म्हणाले रावणाना आता तुम्ही इथं बसू नका तुम्ही निघून घरला जावा येऊ द्या किरणाना त्याला काय सांगायचं सांगतो मी रावणाना हसले आणि दादांच्याकडे बघत ते म्हणाले दादा तुमची भाबडी समजूत आहे मी काय म्हणतो लिहून घ्या आणि आपली मुंडी हलवून राहूनांना बोलले तुम्ही बोलवल्यावर तो यायचा नाही पाटलाने बोलावलंय म्हणून उठून यायला तो काय साधी मी नाही बघा पडता मी काय म्हणतो त्याचा रावणानाचं हे बोलणं ऐकून दादा थक्क झाले आणि स्वतःच्या भाबडेपणाची त्यांना कीव आली त्यांचा चढलेला पारा खाली उतरून नरमाईनं का ते म्हणाले असं म्हणता म्हणता कशाला मी उठून जातो ते होते का बघा जीवाला टोचणी लावून रावणाना उठून गेले आणि किरणाची वाट बघत दादा बसून राहिले